रामकृष्ण गोविंद मी यम नियम सांगण्याचा जो अट्टहास केला त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं आणि फार मोठं मार्मिक कारण जर काय असेल तर ते म्हणजे परीक्षिताचा जन्म त्यावेळेला काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सांगणार आहे म्हणण्यापेक्षा काही काही परीक्षेत भागवतातले आणि महाभारतातले वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही यम नियमांचं महत्व लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे भागवत प्रथम स्कंध बाराव्या अध्यायात श्लोक सात ते बारा मध्ये दहा मध्ये परीक्षिताच्या जन्माच्या वेळेला काय झालं ते सांगितलेलं आहे तिथं म्हटलेलं आहे उत्तरेच्या गर्भातील तो वीर म्हणजे राजा परीक्षित उत्तरेच्या गर्भात असताना ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागला तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला तो अच्युत अंगठ्या एवढा अत्यंत शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजेसारखा चमकणारा पितांबर धारण केलेला डोक्यावर झळकणारा मुकुट घातलेला सुंदर व चार हात भुजा असलेला चमकणाऱ्या सुवर्णाची सुंदर कुंडले कानामध्ये घातलेला लालसर डोळे असलेला होता तो हातामध्ये सारखी जळत असलेली गदा घेऊन वारंवार ती फिरवीत स्वतः त्या शिशुभोवती फिरत होता आणि अशा प्रकारे जसा सूर्य आपल्या किरणाने धुक्याला पिटाळून लावतो त्याप्रमाणे त्या भगवंताने आपल्या गदेने तो अस्त्र तेजाला त्या ब्रह्मास्त्र तेजाला अश्वत्थाम्याने सोडलेल्या शांत केले आणि राजा परीक्षिताला वाचवलं ही आहे भागवतातील कथा आता प्रत्यक्षात काय घडलं महाभारतानुसार ते तुम्हाला मी सांगतो यथाकाल उत्तरा प्रसूत झाली पण नवजात अर्भक जिवंत अवस्थ्याचे चिन्ह दिसेना मृतावस्थेत परीक्षित राजा जन्माला आला सर्वजण हवालदिल झाले कुंती द्रौपदी उत्तरा यांनी प्रचंड विलाप केला कुंतीने श्रीकृष्णाला बोलावले त्याने त्या अर्भकाला पाहिले बुद्धिमान व ज्ञानी श्रीकृष्णाने त्या अर्भकावर त्याच्या आईच्या म्हणजे उत्तरेच्या धास्तावलेल्या मानसिक अवस्थेचा परिणाम झालेला आहे आणि ते बालक अर्भक मृत सादृश्य स्थितीत म्हणजे कॅटेलेप्टिक अवस्थेत जन्माला आले आहे हे श्रीकृष्णाने ओळखले तेव्हा सर्वांनीच ज्ञानी श्रीकृष्णाने वैद्यकीय ज्ञान व रसायन वैद्यकीय ज्ञान उपयोगात आणले आणि अर्भकाला मृत सादृश्य अवस्थेतून नेहमीच्या जीवावस्थेत आणले महाभारताचे वर्णन आहे पण पण आता अत्यंत मार्मिक तुम्ही बघा नीट लक्ष देऊन ऐका मला तर राहवत नाही भगवंतानी काय केलं महाभारतात काय सांगितलेलं आहे राजा परीक्षित उत्तरेच्या गर्भातून मृतावस्थेत जन्माला आल्यानंतर त्याचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा त्यांनी भगवंतानी केलेली असल्यामुळे त्यांनी आपल्या हातात ओंजळीत जलप घेतलं पवित्र जल घेतलं आणि एक प्रतिज्ञा केली आणि ते जल त्या मृत बालकावर प्रोक्षण केलं आणि तो मृत बालक जन्माला आला पण भगवंतानी जी प्रतिज्ञा केली भगवंतानी सुद्धा जी प्रतिज्ञा केली भगवंतानी जी प्रतिज्ञा केली ती फार महत्वाची आहे मार्मिक आहे भागवतातील इतिहास खरा का महाभारतातील खरा हा भाग सोडून द्या पण भगवंतांचं तेज काय आहे ते बघून घ्या भगवंत म्हणतात न ब्रविष्याम्युत्तरे मिथ्या सत्यमे भविष्यति एषम संजीवो याम्येनम पश्यताम सर्वदेहिनाम नोक्तपूर्वम मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन न च युद्धात् प्रावृत्त्यस्तथा सञ्जीवतामयम् यथा मे दयितो धर्मो ब्राह्मणश्च विशेषतः अभिमन्योः सुतो जातो मृतो जीवत्वयम् तथा यथाहम नाभिजानामी विजयतु कदाचन विरोधम तेन सत्येन मृत्यु जीवत्वयं शिशु यथा सत्यम च धर्मश्च मयि नित्यम प्रतिष्ठितो तथा सुत तथा मृत शरीर शिशुरय जीवतादभिमन्वित अभिमन्युजा यथा कौशश्च केशिश्च धर्मेण निहतौ मया तेन सत्येन बालोयम संजीवतामयम इत्युक्तो वासुदेवेन स बालो भरतर्षभ शनै महाराज प्रास्पंदत सचेतन भगवंतांची वाणी आहे मुद्दाम तुम्हाला मी संस्कृत श्लोक वाचून दाखवले असं भगवंत म्हणाले आणि त्यांनी ते पवित्र जल त्या मृत राजाच्या शरीरावर प्रोक्षण केलं तो राजा जिवंत झाला या संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगतो बघा उत्तरे मी खोटे बोलत नाही माझे हे भाषण सत्यच होईल आज सर्वांच्या देखत हा पहा मी आज संजीवित करतो मी आजवर कधी थट्ट तो देखील खोटे बोललो नाही व युद्धातून कधीच पलायन केले नाही हे खरे असेल तर या पुण्याईच्या बलाने हा जिवंत हो ज्यापेक्षा मला धर्म व विशेष करून ब्राह्मण प्रिय आहेत त्यापेक्षा त्या पुण्याच्या जोराने हा मृतजात अभिमन्यू पुत्र सजीव हो ज्यापेक्षा मी अर्जुनाशी कधीच द्रोह केला नाही त्यापेक्षा त्या सत्याच्या योगाने हा मेलेला बालक उठो ज्यापेक्षा सत्य व धर्म हे नित्य माझे ठिकाणी वास करतात त्यापेक्षा हा अभिमन्यूचा मृत पुत्र जिवंत होवो जर केशी व कंस यास मी धर्मत ठार केले असेल तर त्या पुण्याईने हा बालक पुन्हा संजीव हो हे महाराजा भरतवर्षा कृष्णाने असे भाषण करतात <clears throat> ते बालक हलके हलके हालचाल करू लागले भगवंतानी प्रतिज्ञा केली आणि भगवंत म्हणतात मी जर सत्यवचन केलं असेल तर याला जिवंत कर मी जर धर्माचरण केलं असेल तर याला जीवन कर जिवंत कर काय ताकद आहे हो आहे आपली ताकद मी धर्माप्रमाणे वागलो असेल तर मी सत्य बोललो असेल तर मी ब्राह्मण द्वेष म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तीचा आदरणीय व्यक्तीचा द्वेष केला नसेल तर तर तर बोलायची ताकद आहे भगवंत सुद्धा स्वतः स्वतः आदर्शवत यम नियमांचं पालन करत होते अत्यंत तेज होत त्यांच्यात त्यांना काय एका क्षणात जिवंत करता आलं नसतं पण त्यांनी प्रतिज्ञा करून आपलं सगळं तप पणाला लावलं आणि राजा परीक्षिताला जिवंत केला हा इतिहास आहे आणि हा इतिहास मला मुलांच्या पर्यंत पोचवायचा आहे नारायण हरी